呃， सप्तस्वराणि नटले रत्न जडीत लेणे होते कलेच्या कणसात भरलेले काव्य मो त्याचे दाणे होते बंद्या वाणी खण खण वाजणारे नाणे होते कोकिळा हिमान डोलवी ऐसे प्रल्हादाचे गाणे होते शाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला काही मी हिरा कोहिनूर पाहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या तल्या त्या मुकुटातला कैकदामी हिरा कोहिनूर पाहिला कैकदामी हिरा कोहिनूर पाहिला त्याहुनी ते जो मैं आज ह्या भारती त्याहुनी ते जो मैं आज ह्या भक्ताभिमानी तुझा एक नूर पाहिला बादशाही तल्याच्या मुकुटातला बादशाही तल्या का वंदिल्या ह्या जगाने तुझ्या पादुका वंदिल्या ह्या जगाने तुझ्या पादुका ग्रंथ वेडा हा पंडित तुझ्या सारखा ग्रंथ वेडा हा पंडित तुझ्या सारखा मी असा ना कुणीही चतुर पाहिला आदशाही भाल आणि कधी भाल आणि कधी झुंजणारा दिनांसाठी सर्वाधी झुंजणारा दिनांसाठी सर्वाधी Yasana kuin चला पूर्व पुण्याईने जो तुला आला भला पूर्व पुण्याईने जो तुला आला रात दिन जो मजुरा परिराबला रात दिन जो हजुरा परिरा बला निसाना कुनी हुजुर पाहिला बादशाही भला सारथी हे गणेशा परम भाग्य माझे किती हे गणेशा परम भाग्य माझे किती बाभिमाच्या रूपेनी मयूर पाहिला बादशाही तल्याच्या मुकुटातला शाही तल्याच्या मुकुटातला कैकदा